स्कंध तिसरा अध्याय अकरावा मन्वंतरादी कालविभागांचे वर्णन मैत्रेय उवाच सद्विशेषाणामनेको संयुत सदा परमाणुस्सविज्ञेयो नृणामैक्यभ्रमो यतः ओम नमो नारायणाय मैत्रेय म्हणाले पृथ्वी आदी कार्यवर्गाचा जो सूक्ष्मतम अंश आहे ज्याचे आणखी विभाग होऊ शकत नाहीत तसेच जो कार्यरूपाला प्राप्त झालेला नाही आणि ज्याचा इतर परमाणूंच्या बरोबरही संयोग झालेला नाही त्याला परमाणू म्हणतात असे अनेक परमाणू एकत्र आल्यानंतर मनुष्याला भ्रमाने त्याच्या समुदायाच्या रूपाला अवयवी अशी प्रचिती येते हा परमाणू ज्याचा सूक्ष्मतम अंश आहे त्या आपल्या सामान्य स्वरूपात स्थित असलेल्या त्या पृथ्वी इत्यादी कार्याच्या समुदायाला परम महान असे नाव आहे यावेळी त्यात प्रलयादी अवस्थांची स्फूर्ती होत नाही नवी जुने असे कालभेदाचे ज्ञान होत नाही आणि घटपटादी वस्तुभेदाची सुद्धा कल्पना असत नाही हे साधूश्रेष्ठ विदुरा अशा प्रकारे वस्तूच्या सूक्ष्मतम आणि महत्तम स्वरूपाचा विचार झाला याच्यात साधर्म्याने परमाणू इत्यादी अवस्थात व्याप्त होऊन व्यक्त पदार्थांना भोगणाऱ्या सृष्टी इत्यादीमध्ये समर्थ अव्यक्त रूप अशा भगवान कालाची सुद्धा सूक्ष्मता आणि स्थूलता यांचे अनुमान केले जाऊ शकते जो काल प्रपंचाच्या परमाणूसारख्या सूक्ष्म अवस्थेत व्यापून असतो तो अत्यंत सूक्ष्म आहे आणि जो सृष्टीपासून प्रलयापर्यंत त्याच्या सर्व अवस्था भोगतो तो परम महान आहे दोन परमाणूंचा एक अणू होतो तीन अणू मिळून एक त्रसरेणू होतो म्हणजे जो झरोख्यातून आलेल्या सूर्यकिरणांच्या प्रकाशात आकाशात उडत दिसतो असे तीन त्रसरेणू ओलांडून जाण्याला सूर्याला जेवढा वेळ लागतो त्याला त्रुटी म्हणतात याच्या शंभरपट काळाला वेध म्हणतात आणि तीन वेधांचा एक लव होतो तीन लवांचा एक निमिष तीन निमिषांचा एक क्षण पाच क्षणांची एक काष्ठा आणि पंधरा काष्ठांचा एक लघु होतो पंधरा लघूंना एक नाडिका म्हणतात दोन नाडिकांचा एक मुहूर्त आणि सहा किंवा सात नाडिकांचा एक प्रहर होतो यालाच याम असे म्हणतात याम म्हणजे माणसाच्या दिवसाचा किंवा रात्रीचा चौथा भाग होय सहा पल तांब्याचे एक भांडे असे बनवावे की ज्यामध्ये एक शेर पाणी मावेल आणि चार मासे सोन्याची चार बोटे लांबीची सळी बनवून तिने त्या भांड्याच्या बुडाला एक छिद्र पाडून ते भांडे पाण्यात सोडावे जितका वेळ पाण्यात एक शेर पाणी त्या भांड्यात भरले जाईल तेवढ्या वेळेला एक नाडिका म्हणतात विदुरा मनुष्याचे चार चार प्रहराचे दिवस आणि रात्र होतात आणि पंधरा दिवसाचा एक पंधरवडा होतो जो शुक्ल आणि कृष्ण या नावाने दोन प्रकारचा मानला गेला आहे या दोन पक्षांचा मिळून एक महिना होतो जो पितरांचा एक दिवस रात्र असते दोन महिन्यांचा एक ऋतू आणि सहा महिन्यांचे एक अयन होते दक्षिणायन आणि उत्तरायण अशी दोन अयने आहेत ही दोन्ही आयने मिळून देवतांची एक दिवस रात्र होते आणि मनुष्य लोकात बारा महिन्यांना वर्ष असे म्हणतात अशी शंभर वर्षे हे मनुष्याचे अधिकतम आयुष्य सांगितले गेले आहे चंद्र इत्यादी ग्रह अश्विनी इत्यादी नक्षत्रे आणि सूर्य तारामंडलांचा अधिष्ठाता कालस्वरूप भगवान सूर्य परमाणूपासून संवत्सरापर्यंत काळात बारा राशीरूप अशा संपूर्ण भुवनाला प्रदक्षिणा करीत असतो विदुरा सूर्य बृहस्पती सवन चंद्र आणि नक्षत्रासंबंधी महिन्यांच्या भेदाने या वर्षांनाच संवत्सर परिवत्सर इडावत्सर अनुवत्सर आणि वत्सर असे म्हटले जाते अशी पाच प्रकारची वर्षे असणाऱ्या भगवान सूर्यांची आपण पूजा करा हे सूर्यदेव पंचमहाभूतांपैकी तेजाचे स्वरूप आहेत आणि आपल्या कालशक्तीने बीजापासून अंकुर उत्पन्न करणाऱ्या शक्तीला अनेक प्रकारे कार्यान्वित करतात पुरुषांची मोहनिवृत्ती करण्यासाठी हे त्यांच्या आयुष्याचा क्षय करीत आकाशात भ्रमण करतात तसेच हेच सकाम पुरुषांना यज्ञ इत्यादी कर्मांपासून प्राप्त होणारी स्वर्ग इत्यादी मंगलमय फले देतात विदुर म्हणाला मुनिश्रेष्ठ आपण देवता पितर आणि मनुष्यांच्या कमाल आयुष्यांचे वर्णन केले आता जे सनकादी ज्ञानी मुनिजन त्रैलोक्याच्या बाहेर कल्पापेक्षाही अधिक काळापर्यंत राहणारे आहेत त्यांच्याही आयुष्याचे वर्णन करावे आपण भगवान असल्याने काळाची गती चांगल्या तऱ्हेने जाणता कारण ज्ञानी लोक आपल्या योगसिद्ध दिव्य दृष्टीने सारे विश्व पाहतात मैत्रे म्हणाले विदुरा असे सांगितले जाते की सत्य त्रेता द्वापर आणि कली ही चार युगे संध्या आणि संध्यावंश देवांच्या बारा हजार वर्षापर्यंत राहतात या सत्यादी चार युगांची क्रमेने अनुक्रमाने चार तीन दोन आणि एक हजार दिव्य वर्षे असतात आणि प्रत्येकाची जितकी सहस्र वर्षे त्याच्या दुप्पट शंभर वर्षे त्यांची संध्या आणि संध्यावंशात असतात युगांच्या संध्या सुरुवातीला संध्या आणि शेवटी संध्यांश असतो यांची गणना शेकड्यांच्या तुलनेने सांगितली गेली आहे यांच्या मधल्या काळाला कालवित्ते युग म्हणतात प्रत्येक युगामध्ये एकेका विशेष धर्माचे विधान आहे सत्ययुगातील मनुष्यामध्ये धर्म आपल्या चार चरणांनी राहतो नंतर अन्य युगात अधर्म वाढत गेल्याने त्याचा एक एक चरण कमी होत जातो प्रिय विदुरा त्रैलोक्याच्या बाहेर महरलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत येथील एक हजार चतुर्युगाचा एक दिवस असतो आणि तेवढीच मोठी रात्र असते त्या रात्री जगतकरता ब्रह्मदेव शयन करतो त्या रात्रीचा शेवट झाल्यावर या लोकाच्या कल्पाचा प्रारंभ होतो त्याचा क्रम जोपर्यंत ब्रह्मदेवाचा दिवस असतो तोपर्यंत चालू असतो त्या एका कल्पात चौदा मनू होतात प्रत्येक मनो एकाहत्तर चतुर्युगांपेक्षा थोडा अधिक काळापर्यंत आपला अधिकार चालवतो प्रत्येक मनमानंतरामध्ये निरनिराळे मनुवंशी राजे सप्तर्षी देवगण इंद्र आणि त्यांचे गंधर्वादी अनुयायी त्यांच्याबरोबरच उत्पन्न होतात ही ब्रह्मदेवाची दैनंदिन सृष्टी आहे यामध्ये तिन्ही लोकांची रचना होते त्यामध्ये आपापल्या कर्मानुसार पशुपक्षी मनुष्य पितर आणि देवतांची उत्पत्ती होते <coughs> भगवान या मन्वंतरामध्ये सत्वगुणाच्या आश्रयाने आपल्या मनु इत्यादी रूपाने पुरुषाकार प्रकट करून या विश्वाचे पालन करतात कालक्रमानुसार जेव्हा ब्रह्मदेवाचा दिवस संपतो तेव्हा ते तमोगुणाचा आश्रय करून आपले सृष्टी रचनारूप कार्य स्थगित करून सर्व आपल्यात लीन करून स्वस्थ राहतात जेव्हा सूर्य आणि चंद्ररहित अशी प्रलयरात्र होते तेव्हा भू भुवाहा आणि स्वाहा असे तिन्ही लोक त्या ब्रह्मदेवाच्या शरीरात लीन होतात त्यावेळी शेषाच्या मुखातून निघालेल्या अग्निरूप भगवंतांच्या शक्तीने तिन्ही लोक जळू लागतात म्हणून त्या तापाने व्याकुळ होऊन भृगु आदी ऋषी महरलोकातून जनलोकात पोचतात इतक्यात प्रलयकालाच्या प्रचंड तुफानामुळे सातही समुद्र उचंबळून येतात आणि आपल्या उसळत्या उत्तुंग लाटांनी त्रैलोक्य बुडवून टाकतात त्यावेळी त्या जलात शेषशाही भगवान योगनिद्रेने डोळे झाकून घेऊन शयन करतात तेव्हा जनलोकात निवास करणारे मुनिगण त्यांची स्तुती करतात अशा प्रकारे कालाच्या गतीने एक एक हजार चतुर्युगांच्या रूपाने होणाऱ्या दिवसरात्रींमुळे ब्रह्मदेवाच्याही शंभर वर्षांच्या आयुष्याची समाप्ती होते असे दिसते ब्रह्मदेवाच्या आयुष्याच्या अर्ध्या भागाला परार्ध असे म्हणतात आतापर्यंत पहिला परार्ध होऊन गेला असून आता दुसरा परार्ध चालला आहे पहिल्या परार्धाच्या सुरुवातीला ब्राह्म नावाचा महाकल्प झाला होता त्यातच ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली होती पंडित लोक याला शब्द ब्रह्म म्हणतात त्याच परार्धाच्या शेवटी जो कल्प झाला होता त्याला पाद्मकल्प म्हणतात यामध्ये भगवंतांच्या नाभी सरोवरातून सर्व लोकमय कमळ प्रकट झाले होते विदुरा आता जो कल्प चालू आहे तो दुसऱ्या परार्धाच्या सुरुवातीचा आहे असे सांगितले जाते हा वाराह कल्प नावाने प्रसिद्ध आहे यात भगवंतांनी वराहरूप धारण केले होते या दोन परार्धांचा कालावधी अव्यक्त अनंत अनादी विश्वात्मा श्रीहरीचा एक निमेष मानला जातो परमाणूपासून द्विपरार्धापर्यंत पसरलेला हा काल सर्व समर्थ असूनही सर्वात्मा श्रीहरींवर मात्र याची कोणत्याही प्रकारे सत्ता चालत नाही हा देहाधिकांमध्ये अभिमान ठेवणाऱ्या जीवांवरच सत्ता चालवतो प्रकृती महत्त्व अहंकार आणि पंचतन्मात्रा या आठ प्रकृतीसह दहा इंद्रिये मन आणि पंचमहाभूते असे सोळा विकार मिळून बनलेला हा ब्रह्मांड कोश आतून पन्नास कोटी योजने विस्तार असलेला आहे तसेच बाहेर चारी बाजूंनी याला उत्तरोत्तर दहा दहा पट अशी सात आवरणे आहेत त्या सर्वांसहित हा ज्यात परमाणूप्रमाणे पडलेला दिसतो आणि ज्याच्यामध्ये अशा कोट्यावधी ब्रह्मांड राशी आहेत तोच या प्रधान इत्यादी सर्व कारणांचे कारण अक्षर ब्रह्म म्हटला जातो आणि हेच पुराण पुरुष परमात्मा श्री विष्णू भगवंतांचे श्रेष्ठ स्वरूप आहे तदाहुरक्षर ब्रह्म सर्वकारण कारण विष्णोर्धाम परम साक्षात पुरुषस्य महात्मनः इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां तृतीयस्कन्धे एकादशोध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु